प्रेमकलहानंतर साहजिक झालेली अबोल्याची दीर्घशिक्षा सहन न झाल्यामुळे व्याकुळ झालेली एक व्यक्ती दुसरीच्या सहभावनेची याचना करते किती पाहू वाट तुझी लागे जीवावे बाई लागे जीवावे किती पाहू वाट तुझी लागे जीवावे बाई लागे जीवावे हजुरी का नाही गेली अंतरी तिथे बाई अंतरी तिथे किती पाहू वाट तुम्ही लागे जीवावे बाई लागे जीवावे हजुरी का नाही गेली अंतरी तिथे बाई अंतरी बसे सातान बाई बसे सातान परत बुक साता तुटलेला बाण बाई तुटलेला बाण घाव लागे तुझं आणि घाव लागे तुझं आणि घाव लागे तुझं आणि झाले मी गाया बाई झाले मी गाया आसवानी भडके हा पेट रे लादा बाई पेट रे लादा कर्म जाई करी तसे समजावू तरी तसे घाला निरूपाय बाजी घाला निरूपाय तशी कशी जीवा लागलेली हाय बाई लागलेली हाय जाकडून गेले कदा नाही गेले कशा याकडून गेले कशा काय देऊ मोल बाई काय देऊ मोल ऐकू येतील का कधी दिलरुजाती बोल बाई दिलरुजाती बोल किती पाहू वाट तुझी किती पाहू वाट तुझी लागे जीवा के बाई लागे जीवा रे अजून काय नाही गेली अंतरी ती बाई अंतरी